गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम परमामृत प्रकरण दुसरे अन्य श्री गणेशाय नम श्री सरस्वत्वे नम श्री गुरुभ्यो नमः जे जाणवणे सर्व कीजे जे सर्वदा जे जेथे परतुने चित्त राहिजे बुडी देऊने जे समजून घेतल्यावर काही करणे ते सर्व करावे आणि जे जाणल्यानंतर त्याचा अभ्यास करता यावा म्हणून ज्यात चित्ताने परतून बुडी देऊन राहिले पाहिजे असे जे अभ्यंतरीचे ज्ञान आणि ज्या ज्ञानात योगीजन निरंतर रमवान झाले ते साधनासह मी आता स्पष्ट सांगतो जे अभ्यंतरीचे ज्ञान प्रगट बोलेन साधन जेथे रतले योगीजन निरंतर ते अशा प्रकारे सांगतो की दैव दैत्यांना सागराचे मंथन करून त्यातून जसे अमृत काढले अथवा दुधाचे मंथन करून त्यातून जसे लोणी काढावे त्याप्रमाणे सर्वात सार असे जे काही तेच आता मी या ठिकाणी सांगतो जैसे सागरीचे अमृत का पै मथुनी काढीजे नवनीत तैसे सार सर्वात तेच सांगेन पहिल्याने एवढेच करा की नाना प्रकारचे शास्त्राभ्यास अथवा संकल्प विकल्प मग जी साधने आहेत त्या सर्वांचा त्याग करा म्हणतात न लगे या परते काही करणे नाना परीचे अभ्यासने संकल्प विकल्पात्मक साधने सर्व तेजेजी हे सर्वांचा त्याग करा कारण महावाक्याचे विवरण म्हणजे त्वम तत् असी या तीन पादांचे ऐक्य आहे जोपर्यंत चित्ताने अनुभवले नाही तोपर्यंत संकल्प विकल्पात्मक मते व नाना प्रकारची शास्त्रे ही सर्व कष्टमय आहे आणि निरुपाधिक स्वरूप जोपर्यंत सहजी अनुभवले नाही तोपर्यंत जे कष्ट होतात त्यांची गणनाही होत नाही तपे आणि व्रते ही नियमांच्या योगाने खडतर झाली असून फलप्राप्तीविषयी संशयात्मक असल्याने संसार सागराच्या पैल तीरावरती बापडी कशी पोचते तप व्रते तपे नियमाच्या सांकडे संदेही गुंतली बापडी ती केवी पावतील थडी सा संसार सागराची म्हणून पूजा तीर्थ तीर्थावरती स्नाने व दाने त्याचप्रमाणे मंत्र यंत्र योग आणि हवनी इत्यादी प्रकार जितके करावे तितकेच त्यापासून स्वर्ग सुखादी भोग प्राप्त होतात आणि जप तप अनुष्ठान आणि नाना प्रकारची साधने जरी केली तथापि आत्मज्ञाना वाचून मोक्ष प्राप्ती होत नाही जप तप अनुष्ठाने आणि नाना परीचे साधने मोक्ष न पावी ते आत्मज्ञानी वाचून या सर्वथा हो, जोपर्यंत जीव आणि ईश्वर या उपाधीचा निराश झाला नाही व शिवाचे ऐक्य लक्षात आले नाही तोपर्यंत भेदबुद्धी सोडून किंवा मोडून माये अनावृत्त असे शुद्ध स्वरूप प्रकाशमान होत नाही जोवरी जीवेश्वर उपाधी निरसोनी नेनिजे सिद्धी भेद सांडोनी शबल विरोधी शुद्ध स्वरूप न प्रकाशे उघडच आहे की जीवाचे शिवाच्या ठिकाणी लक्ष लागणे हा शबल भाग नाहीसा होऊन शुद्ध ब्रह्मपद प्रत्यक्षत्वाने जोपर्यंत जाणले नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती कशी होणार अर्थात नाही होणार तत् तत्पदीचे लक्ष शबल सांडोनी परोक्ष नेनिजे शुद्ध अपरोक्ष तववरी मोक्ष खायचा त्याचप्रमाणे जोपर्यंत तो एक आणि मी एक अर्थात त्याच्यापासून मी निराळा असला कलंकयुक्त दोष नाहीसा झाला नाही आणि ज्ञानाचा प्रकाश झाला नाही तोपर्यंत प्रम परमात्मा प्राप्तीचा योग प्राप्त व्हायचा नाही जोवरी तो मी एक मी हा न तुटेची कलंक जव न प्रकाशे सम्यक तव परमात परमप्राप्ती न घडे हो जोपर्यंत त्रिपद आणि त्वंपद तत् आणि असे या पदांचा उलगाडा झाला नाही आणि अर्धमात्रे पलीकडील म्हणजे उन्मनी स्थिती प्राप्त होऊन क्षर आणि अक्षर पुरुषांचा निवाडा लागून उत्तम पुरुषांच्या ठिकाणी ऐक्यभाव झाला नाही आणि सच्चिदानंद पदातील कार्यकारण भाव समजला नाही तोपर्यंत शुद्ध आत्मज्ञान होत नाही आत्मज्ञान नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती कशी होणार सच्चिदानंद विवरण जव निजे कार्यकारण विवळेना शुद्ध ब्रह्मज्ञान तो मोक्ष कैसा म्हणून मोक्षप्राप्ती करून घेण्याकरता सद्गुरूंच्या मुखाने वेदांत श्रवण व श्रवण केलेल्याचे मनन आणि केलेल्या मननाचा सारखा ध्यास लागला नाही तोपर्यंत मोक्षप्राप्ती होणार नाही मुखे वेदांत श्रवण न घडे तयाचे मनन जव न पाविजे निज ध्यासन वरी मोक्ष कैसा वेदांत सिद्धांत सांगण्याचे सोडून जे पाखंडाच्या गोष्टी बोलतात त्यांची एकही गोष्ट न ऐकता महावाक्याचा म्हणजे तम आणि तत्पदाचे ऐक्य करून असित पदाचा अनुभव घेत जावा सांडूंनी वेदांत सिद्धांत जे का बोलती पाखंड मत त्याची नायकावी मात महावाक्यार्थ जे वेदांनी जो सृष्टिक्रम सांगितला आहे तो सर्व धर्म सोडून त्यात जे सकल देवतांचे निजवर्म सांगितले आहे त्याची गुरुमुखाने प्राप्ती करून घ्यावी वेद बोलिला सृष्टिक्रम तो सांडोनी सकल धर्म वेदांताचे निजवर्म जे गुरुमुखे कारण बोलून बोलून थकल्यावर वेदांनी ज्या ठिकाणी मौन धारण केले आणि सिद्धांत जाणून ज्या ठिकाणी नेणीव धरली अर्थात ज्ञान आणि अज्ञान या दोन्हीचाही निराश झाला त्या ठिकाणी जाणीव आणि नेणीव यांची मिळणी झाली त्या मिळणीनेच त्या मिळणीचे नाव म्हणजे कैवल्यपद ते पद गुरुपासून प्राप्त करून घ्यावे वेदांताचे बोलणे सिद्धांतीचे जाणून नेण्याने जेथे मिळणी होय ते पावणे कैवल्यपद अशा प्रकारे जीव ईश्वराची मिळणी होऊन निर्वाण पदाची प्राप्ती झाली असता द्वैत बुद्धीची कडसणी म्हणजे गाठ तुटून जाते जीवेश्वराची मिळणी होय परमपद निर्वाणी तेथे द्वैत बुद्धीची कडसणी तुटवणी जाय याप्रमाणे आपण आज परमामृत ग्रंथातील अन्यमत खंडन नावाचा हे दुसरं प्रकरण आपण संपू संपूर्ण करत आहोत सद्गुरुनाथ महाराज की जय